नमस्कार एव्ही टॉक्सवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत एक लग्न असेही भाग पाचवा मागील भागात समीर आणि शर्वरीची एंगेजमेंट झाली त्या दिवशीही ते भांडले आणि आता पुढे शर्वरी झोपायला म्हणून बेडवर पडणार तर तिचा फोन वाजू लागला समीरचा फोन येत होता हा आत्ता का फोन करतोय मला उचलू की नको असे करता करता फोन डिस्कनेक्ट झाला जाऊ दे म्हणेपर्यंत पुन्हा त्याचा कॉल येऊ लागला तसा घाबरतच तिने कॉल उचलला फोन का करतोय तो म्हणतो होणारा नवरा आहे मी तुझा मी फोन करणार आणि तुला तो उचलावा लागेल ती म्हणते नवरा माय फुट मी नाही मानत तुला माझा नवरा काय करणार आहेस तो म्हणतो किती दिवस लग्न होईपर्यंत त्यानंतर तेरी डोर मेरी ही मुठ्ठी में है डोंट वरी बेबी ती सांगते ए तू मला बेबी वगैरे नाही म्हणणार आहे हा कळलं ना तो म्हणतो बर, मग त्यापेक्षा चेटकीन कसं वाटतंय ती सांगते तू ना फोन ठेव ती फोन कट करून सायलेंट मोडला टाकते झोपायचा प्रयत्न करते पण तिला झोप येत नव्हती त्याला मात्र तिला असं सतवायला मजा येत होती आता तर रोजच झालं होतं तो तिला फोन करायचा आणि चिडवायचा एखाद्या वेळी तिने फोन उचलला नाही तर तिच्या आई किंवा बाबांना सांगायचा ते तिला रागवायचे त्यामुळे त्याला कळून चुकलेलं की आई बाबांसमोर ती ऐकते मग तो प्रत्येक वेळेस त्यांनाच पुढे करू लागला त्या दिवशी होळीचा दुसरा दिवस होता शर्वरी राहायची त्या सोसायटीमध्ये देखील होळी खेळली जायची शर्वरीला सुट्टी असूनही ती रंग खेळण्यापासून दूर राहायची तिला ते आवडत नव्हते म्हणून ती तिच्याच बेडरूममध्ये बसून होती पण आज साक्षी तिला न्यायला तिच्या घरी आली चल म्हणून हट्ट करून बसली तू खाली पाहायला तरी चल किती मजा करतात सगळे तुला नाही लावणार कोणी कलर मग तर झालं शर्वरी विचारते बघ हा नाहीतर तुला सोडणार नाही मी साक्षी सांगते बर हो चल आता त्या दोघी खाली आल्या तिने व्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस घातलेला तिला आवडत नाही म्हणून फक्त एक कलरचा टिळा कपाळाला तेवढा लावलेला आणि त्यातही ती खूप सुंदर दिसत होती सगळ्यांचा चाललेला एन्जॉय पाहत स्माईल करत होती एवढ्यात तिच्यासमोर कुठून तरी समीर आला त्याला पाहून साक्षी पण आली हे हॅपी होली समीर हॅपी होली साक्षी म्हणत तिने त्याला कलर लावला आणि त्यानेही तिला लावला काय ग काही लोकांची आज होळी दिसत नाही कलरच नाही लावला समीर म्हणतो साक्षी सांगते अरे तिला नाही आवडत मग काय फक्त भांडायला आवडतं तो म्हणाला आणि ती हसू लागली दोघांचं चाललेलं बोलणं ती दुरूनच ऐकत होती ती तिथून निघण्याच्या तयारीत होती तोच समीर तिच्या समोर जाऊन उभा राहिला आज कलर खेळायचा असतो ती बोलते हो मग मी काय करू तू खेळतोस ना तो म्हणतो पण तू का खेळत नाही बरं नवऱ्याला तरी कलर लाव ती सांगते तुझ्या गालाला लावून मी नाही माझे हात खराब करणार लाव ग एवढं काय होणार आहे साक्षी म्हणाली तसा तिने एक रागाचा कटाक्ष साक्षी तर एक समीरवर टाकला चालू दे बाबा तुमचे मी जाते ना ती ऐकणार आहे ना तू साक्षी तिथून निघून जाते तो म्हणतो लावतेस का आता एकतर तू तरी लाव नाहीतर मी लावेन ती सांगते काय जबरदस्ती आहे मी लावल्यानंतर लगेचच निघायचं इथून तो म्हणतो ओके डन हम्म त्याने गाल पुढे केले आणि त्याचाच हात पकडून तिने त्याच्या गालाला कलर लावला असा कोणी कलर लावला होता का ती म्हणाली कलर लागला ना मग झालं तू निघू शकतोस तिचा हात पकडून तिला स्टेअर केसमध्ये आणतो कुठे नेतोय तू मला किती वेळा सांगितलं ग तुला नीट बोलत जा निघू शकतोस काय आणि हात खराब करायचं नाही का आता बघ मी काय करतो त्याने तिला असं पकडलेलं की तिला जाताच येणार नाही समीर सोड मला नाहीतर मी ओरडेन तो म्हणतो हो ओरड ना मग तसंही मी फक्त कलर लावतोय तेही माझ्या होणाऱ्या बायकोला ती म्हणाली तू कलर लावणार नव्हतास ना किती खोटं बोलतोस मला नाही आवडत हे कलर वगैरे समजत नाही का तुला का त्रास देतोय तो सांगतो जे तुला आवडत नाही ते करायला मला आवडतं ना तो तिच्या डोळ्यात बघत होता आणि ती अजूनही त्याला रागातच बघत होती त्याने तसेच तिच्या जवळ जात स्वतःचे रंगलेले गाल तिच्या गालावर लावले हात नव्हते लावायचे ना माझ्या गालाला आता काय करणार आहेस तो मी कसा जिंकलो या आविर्भावात तिच्याकडे पाहत होता तिने त्याला रागाने ढकलून दिले आणि त्यांच्या फ्लोअरवर धावत निघाली तोही तिच्या मागे गेला आई कुठे बाहेर गेली होती आणि बाबा एकटेच घरात होते बेल वाजली तसा त्यांनी दरवाजा उघडला शर्वरी तू आज चक्क कलर खेळलीस ती त्यांच्याकडे न पाहताच बेडरूममध्ये गेली आणि पाठीमागे लगेचच समीर आला अरे समीर तू ये ना आत हो बाबा हॅपी होली म्हणत थोडासा कलर त्यांनाही लावला आणि त्यांना भेटला बाबा विचारतात कॉफी घेणार का तू चल आज मी बनवतो तो म्हणतो हो चालेल आई नाही का घरात बाबा सांगतात नाही ती बाहेर गेली आहे समीर तुला तोंड धुवायचे असेल तर धुवून घे या बाजूला बेसिन आहे हो आलोच म्हणत तो तोंड धुवून बसला काही वेळातच बाबा कॉफी घेऊन आले बाबा म्हणतात ही घे कॉफी बरं झालं आलास घरातले कसे आहेत सगळे तो म्हणतो हो सगळे छान आहेत हिचा आवाज येईना काय करते शर्वरी बाहेर ये कॉफी केलीये बाबा सांगतात नकोय मला ती आतूनच चिडून बोलत होती आरशासमोर स्वतःचा चेहरा पाहत होती त्याने ज्या पद्धतीने कलर लावला ते आठवून तिला राग येत होता पटकन जाऊन बाथरूममध्ये शॉवर घेऊ लागली बाहेर समीर एकटा भेटला म्हणून बाबा विषय काढतात समीर आमची शर्वरी थोडी हट्टी आहे तिला सांभाळून घेशील तिला आम्ही कधी हात नाही लावला आणि ती हट्टी होत गेली समीर म्हणतो अहो काय बोलताय बाबा बाबा सांगतात जे आम्हाला अजूनही जमलं नाही ते तुला जमतंय तू तिला छान हँडल करू शकतोस पण आशा आहे लग्नानंतर तिची तेवढीच काळजीही घेशील म्हणजे आमची काळजी मिटली तीच एक काळजी आहे रे आम्हाला तिचा असा स्वभाव तुम्ही नका काळजी करू बाबा मी नेहमीच असेन तिची काळजी घ्यायला मग काही टेन्शन नाही बाबा म्हणेपर्यंत पुन्हा बेल वाजली पाहतात तर आई आली होती अरे समीर तू कधी आलास ही शर्वरी काय करते मग आई म्हणाली मला पाच दहा मिनटं झाले असतील येऊन समीर सांगतो शरू ए शर्वरी आई हाका मारत बेडरूममध्ये जाऊन पाहू लागली तर ती अंघोळ करत होती अगं ही काय आंघोळ करायची वेळ आहे काय मुलगी आहे ही आई बाहेर येत म्हणाली तिला जाऊ दे तू मी बनवलेली कॉफी घे बाबा असे म्हणत समीरकडे पाहून डोळे मिचकावतात तसा तो हसतो बरं चला मी निघतो समीर लगेच निघून जातो ही आत्ता का आंघोळ करते पण तो आलाय तर बाहेर येऊन बसायचं होतं एवढंही कळत नाही आई म्हणाली समीर तिला कलर लावायला आलेला मग गेली असे रांगोळ करायला बाबा सांगतात आई म्हणते काय त्याने कलर लावला तुम्हाला माहित आहे ना कशी आहे ती कसा भेटला ना शेरा सव्वा शेर त्या दोघांनाही हसू येतं त्याच्या वाटे जा नाही तर नका जाऊ या सम्यानी माझ्या नाकी नऊ आणले मुद्दाम आवडत नाही तेच करतोय काहीतरी करायला हवं याचं नेक्स्ट टाइम तुला सोडतच नाही शर्वरी आंघोळ करून येताच विचार करत इकडे तिकडे फिरत होती काय करावं हे पण सुचत नव्हते पण मी त्याचा एवढा द्वेष का करतेय आता तर लग्न होणार आहे आमचं कधी स्वप्नात पण विचार आला नव्हता की त्याचेच स्थळ मला येईल आणि तोही हो म्हणेन पण ते कॉलेजमधले दिवस आठवले की खूप चिडचिड होते माझी सगळा राग त्याच्यावरच निघतो एक वेळ अशी होती की तेव्हा मला तो आवडू लागलेला पण ती नताशा शर्वरी थांबव स्वतःला विचार नाही करायचा तिचा त्यापेक्षा ना मूवीज पाहत बसते म्हणजे असे विचार येणार नाहीत स्वतःच्या विचारांना बाजूला सारत तिने तिचे मन दुसरीकडे गुंतवले समीर शर्वरीचे बाबा म्हणाले ते ऐकतो तसं त्याला गिल्टी वाटू लागलेलं त्यांना तिची काळजी वाटणं साहजिक आहे हे त्याला कळत होतं आणि तसंही ज्या हेतूने तिच्याशी लग्न करायला तयार झालेला तो आपोआप मागे पडू लागलेला कुठेतरी मनातून ती आता आवडायला लागली होती विचारात त्याने पुन्हा रोनीतला कॉल लावला हाय रोनीत अरे खूप टेन्शन आलं यार असं वाटतंय की मी फसवतोय कुणाला तरी रोनित विचारतो आता रे काय झालं अचानक समीर सांगतो तिच्या घरी गेलो होतो आज तर तिचे बाबा मला म्हणत होते ती थोडी हट्टी आहे पण तूच चांगलं हँडल करू शकतोय तिला पुढेही तिची काळजी घेशील कोणत्याही आई वडिलांना असं वाटणं साहजिक आहे ना रोनित म्हणतो हो बरोबर आहे मग समीर म्हणाला मग काय उगस गिल्ट वाटतंय मला रोनित खरं सांगू एंगेजमेंट झाली त्यानंतर मी तसं नाही हेट करू शकलो तिचा आय थिंक मला आवडते ती रोनित विचारतो मग बरं झालं की तू कुठे फसवतो आहे तिला समीर सांगतो अरे पण ती तिच्या डोळ्यात फक्त हेट दिसतो मला मला नाही वाटत तिला माझ्याबद्दल काही वाटेल रोनित म्हणाला सांगता येत नाही पुढे वाटेलही ती पण चेंज होऊ शकते समीर विचारतो तुला वाटतं ती बदलेल कारण आपण कॉलेजमध्ये असल्यापासून दिसणारा तिरस्कार अजूनही तिच्या डोळ्यात दिसतो मला मला कळत नाही एवढा का हेट करते माझा आणि कॉलेजमध्ये असताना खोड्या तर तीच काढायची रोनीत सांगतो नो आयडिया तिलाच विचार एक काम कर तू तु तुझ्या मनातलं बोल तिला तसंही लग्न होणार आहे ना तुमचे तिला सांग पाठीमागचे विसरून जा म्हणून समीर म्हणतो काय मी नाही मी नाही बोलणार आणखी काही दिवस वाट पाहिन रोनीत सांगतो okay but don't take tension एक सांगू ती पुन्हा भेटली म्हणजे यात काहीतरी असणार उगाच असं होतं का समीर बोलतो you mean destiny okay let see बरं थँक्स यार बाय मी करेन नंतर तुला फोन रोनित म्हणतो बाय त्या दिवशी सॅटरडे होता आणि तिला सुट्टी होती दिवसभर कधी आराम कधी मूवी पाहत तिने दिवस घालवला चार वाजण्याच्या सुमारास समीरचा फोन येऊ लागला काय आहे बोल शर्वरी म्हणाली तो सांगतो तू तयार रहा आपण पार्टीला जातोय ती विचारते कसली पार्टी मी नाही येणार तुझ्यासोबत कुठल्याही पार्टीला मला माहिती आहे तू कशी पार्टी देणार आहे ते माझ्या बड्डेला मी पाहिलं आहे तो सांगतो अगं आत्ता तसं काही नाहीये माझं ऐकून तर घे नाही म्हणजे नाही मी ठेवते फोन शर्वरी खरंच फोन ठेवून देते तसा तो तिच्या बाबांना फोन लावून सांगतो मग बाबा तिला खोटंच सांगतात तयार रहा आपल्याला आज पार्टीला बाहेर जायचं आहे तशी ती पटकन छान आवरून तयार राहते काहीच वेळात समीर तिच्या घरी पोहोचतो ती आवरून बाहेर येते बाबा आवरलं मी चला ना कुठे जाणार आहोत आपण आपण नाही तू आणि समीर जात आहात बाबा सांगतात बाबा तुम्ही सुद्धा खोटं बोलता हा पण येऊन बसला इथे मी सांगितलं होतं ना रे तुला मला नाही यायचं तुझ्यासोबत बाबा तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बड्डेला कसं केलं होतं याने तो सांगतो अगं हो पण आता तसं काही नाही माझा ब्रो रोहनचा बड्डे आहे तर मला तो म्हणाला तुला घेऊन ये माझा नाही विश्वास तुझ्यावर शर्वरी म्हणाली आई ओरडते शरू अगं असं बोलतात का होणाऱ्या नवऱ्याला एक मिनिट तुला खोटं वाटते ना ठीक आहे वेट तो त्याच्या मोठ्या भावाला व्हिडिओ कॉल करतो आणि तिच्याजवळ जात समोर फोन धरतो तो फोन उचलतो ती हाय करते तर तोही करतो अरे कुठे आहात तुम्ही निघा ना Sameer we are getting late समोर त्याचा भाऊ बोलत होता हो अरे निघतोय मला ॲड्रेस पाठव आम्ही पोचतो तिथे शर्वरी हाय कशी आहेस लवकर या ना श्रिया ही सोबत होती हो निघतोय आता चला ठेवतो बाय म्हणून कॉल डिस्कनेक्ट करतो आता वाटलं खरं आता निघूयात का हो चला आई बाबा मी सोडतो तिला डोंट वरी असे म्हणतच तो तिला घेऊन जातो कारमध्ये बसताना तिला म्हणतो तुला अजिबात विश्वास नाही ना माझ्यावर ती सांगते हो मग त्या दिवशी तू तसं वागला नसता तर हे झालंच नसतं शर्वरीला थोडं आश्चर्य वाटले तो तिरकस बोलत होता तरी तिला त्याचा आज म्हणावा तेवढा राग येत नव्हता न जाणे तिची नजर सारखी त्याच्याकडेच जात होती हे काय होतंय मला काही वेळाने ते एका हॉटेलसमोर होते रस्ता क्रॉस करून जावं लागणार होतं तो फोनवर भावाला पोहोचण्याचे सांगत होता आणि ती विचारातच रस्ता क्रॉस करू लागलेली समोरून भरधाव गाडी जात होती आणि त्याने तिला हाताला धरून ओढले विचार काय आहे तुझा सॉरी ते माझं लक्ष नव्हतं ती नजर चुकवत बोलली मग ते देणार कोण मी तो तिच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करत होता आणि पहिल्यांदा त्याचं असं केअरिंग वागणं तिला आवडत होतं आणि तो विचार करत होता ही चक्क आज सॉरी म्हणाली काहीतरी वेगळंच घडतंय आज जे एक्सपेक्टही केलं नव्हतं आज जाताच श्रिया तिला येऊन भेटली हाय किती वेळ आम्ही केव्हाची वाट पाहतोय मला तर वाटलं आता पार्टी झाल्यावर आहे तुम्ही काय समीर रोहन म्हणाला बरं आलोय ना आता सांग काय करायचं आहे समीर विचारतो रोहन सांगतो हे बघ वरती एक हॉल आहे तिथे माझे काही फ्रेंड्स आलेत काही यायचे आहेत तर आम्ही ते येईपर्यंत इथेच थांबतोय फक्त पार्टी सुरू होईपर्यंत त्यांना पाहशील ओके डन चल शरू एक कपलसारखं तो तिला पकडून वर जायला निघतो आणि शर्वरीला आज कशाचाही प्रॉब्लेम नव्हता आज हा मला शरू म्हणाला ती वर जातानाही त्याच्याकडेच पाहत होती वर गेल्यावर त्याने त्याच्या भावाच्या मित्रांना ॲज अ फियॉन्सी म्हणून ओळख करून दिली रोनित पण आलेला रोनित म्हणतो हाय समीर हाय शर्वरी कशी आहेस मी छान तू तिने स्माईल केलं आणि त्यालाही खरं वाटत नव्हतं अजून तरी बरा आहे ती खीर खाल्ल्यापासून तो हसत बोलला आणि तिलाही हसू आलं ॲक्च्युली सॉरी ती म्हणाली आणि रोनीत समीरला खुणावत होता आज एवढा बदल कसा काय झाला हिच्यात त्याने फक्त माहीत नाही असा इशारा केला सगळेच जमल्यानंतर केक कट करणार होते केक कट करतात आणि श्रियाने तो रोहनला खाऊ घातला त्यानंतर समीरने सुद्धा खाऊ घातला come on everybody now you can dance with your partner मजा करा सगळे रोहनने अनाऊन्समेंट केली तसे समीर आणि शर्वरी दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेचच नजर फिरवली तर समोर श्रिया आणि रोहन काय माझ्याकडे काय पाहतो आहेस तू तुम्हा दोघांनाही म्हणतोय मी कमॉन रोहन समीर शर्वरी दोघांनाही म्हणत होता श्रिया शर्वरीला आणि रोहन समीरला एकमेकांसमोर घेऊन आले त्यांना काही ऑप्शनच नव्हता बॅकग्राऊंडला गाणं चालू होतं सगळेच कपल डान्स करत होते डान्स करताना शर्वरी मात्र त्याच्याकडे पाहत नव्हती तिला भीती वाटत होती की ती त्याच्या डोळ्यात हरवेल कधीतरी नजरा नजर होताच ती फक्त स्माईल करत होती तो मात्र तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ इच्छित होता पण ती पाहत नसल्याने कळायला मार्ग नव्हता काही वेळ डान्स करून सगळे बाजूला झाले त्याचे सगळेच फ्रेंड्स जेवायला गेल्यानंतर शर्वरी श्रिया समीर आणि रोहन हे देखील खाली जेवणाच्या ठिकाणी गेले बोलता बोलता श्रियाने नेमका विषय काढला काय भाऊजी तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होतात बोलला नाही आम्हाला ती असं बोलताच दोघांनी एकमेकांकडे पाहिले ते हो हो होतो पण एवढी ओळख नव्हती समीर म्हणाला काय सांगतोस समीर मग नताशा पण माहिती असेल हिला हो ना शर्वरी रोहन शर्वरीला म्हणाला आणि तिचा विषय निघताच शर्वरीला चीड येत होती स्वतःला नॉर्मल करत ती म्हणते नाही मी नाही ओळखत तिला कसं काय पण मला एक कळत नाही साक्षी तुझी बेस्ट फ्रेंड कशी ओळखते समीरला श्रिया विचारते हो ओळख होती पण शर्वरीसोबत कधी एवढं बोललो नव्हतो साक्षीशी बोलायचो समीरने खोटच सांगितले त्या निघालेल्या विषयामुळे एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले ते पुन्हा दूर जायच्या वाटेवर आले म्हणजे शर्वरी तरी तिला जेवायची इच्छाच निघून गेली थोडं कसं तरी खाऊन ती उठू लागताच शर्वरी तू जेवलीस का गणित श्रेया विचारते हो माझं झालंय मी आलेच ती स्माईल करत निघून गेली आत्तापर्यंत समीरकडे ओढ घेऊ लागलेलं मन पुन्हा माघारी फिरू लागते समीरने शर्वरीला सोडायला त्याची कार स्टार्ट केली ती एकदम शांत बसलेली त्याच्याही लक्षात आलेलं की कॉलेजमधील विषय निघताच तिचा मूड गेला कथा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिक्रिया जरूर नोंदवा तुमच्या अमूल्य प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय कीर्ती पवार काजल जगताप सचिन पाठक आराधना वाकचवडे संध्या मानते तुमचे विशेष आभार आमच्या बहुतेक भागांना तुमची आवर्जून प्रतिक्रिया असते आणि सर्व सबस्क्राईब्सचे देखील मनापासून आभार आपला परिवार मोठा होतोय आमची जबाबदारी वाढतीये सोबत रहा नक्कीच छान देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू